श्रीराम समर्थ पंचिका दुसरी प्रतिष्ठा पंचिका दुसरी समास पहिला ज्ञान साधना प्रकार गणेश शारदा सद्गुरु, संत सज्जन कुलदैवत ही सर्वही ही माझ्या सद्गुरूंच्या रूपातील माझा रामच होत आता श्रोतेजनांना नमस्कार करून वेदांताचे निरूपण केले जाईल त्या योगे उपनिषदांचा गहन अर्थ प्राकृत भाषेत प्रकट होईल मुख्यत मोक्ष म्हणजेच ज्ञान आहे त्या ज्ञानाचे साधन आहे का अग्नीसाठी काष्ठाचे मंथन म्हणजे घर्षण केल्यानंतर जसा अग्नी प्रकट होतो त्याप्रमाणे गुरु शास्त्र आणि विचार या तीन गोष्टी असतील तरच अज्ञानरूपी अंधकार नष्ट होईल आणि ज्ञानाचा प्रकाश वाढेल आणि या ज्ञानाच्या प्रकाशात आपण आपल्याला भेटतो जर गुरु शास्त्र यांचा विचार घेतला नाही तर ते आपले आत्मरूप आपल्यापासून दूर दूर जाते आपल्यापासून दुरावते काष्ठामध्ये अग्नी असतो पण त्याचे मंथन केल्याखेरीज त्याचा प्रकाश मिळत नाही तो मिळाला नाही तर अंधकाराचे निरसन कोणत्या प्रकाराने होईल तसा हा प्रकार होय त्या ज्ञानाग्नीच्या मंथन प्रक्रियेत आचार्य अथवा गुरु हे खालची अरणी म्हणजे मंथन काष्ठ असून शिष्य हा वरची अरणी समजावी शास्त्र विचार पाहणे हे मंथन होय अशा मंथनातून ज्ञानरूपी अग्नी प्रकट होतो वेगळ्या प्रकाराने हे सांगता येईल जे शब्दब्रह्म म्हणजे शास्त्रविचार आणि परब्रह्म म्हणजे अध्यात्म विचार यात पारंगत असतील असे सद्गुरू जेव्हा भेटतील तेव्हाच अधिकारी शिष्याला निश्चितपणे ज्ञान प्राप्त होते सद्गुरूंच्या कृपेनेच आपली आपल्या स्वरूपाशी गाठ पडते एखादा परब्रह्माच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या बाबतीत निपुण आहे पण शब्दज्ञानाच्या अभावी त्याच्याजवळ दुसऱ्याचे प्रबोधन करण्याची शक्ती नाही किंवा सर्व प्रकारच्या शब्दज्ञानाचा जो जाणकार आहे परंतु परब्रह्माच्या ज्ञानाचा त्याच्याकडे अनुभव नसेल या दोघांनाही गुरुत्व प्राप्त होत नाही पण जो जे या दोन्ही प्रकारात रात्रंदिवस निपुण असतात असेच सद्गुरू शिष्याची स्वरूपाशी भेट घालून देऊ शकतात एक ब्रह्मज्ञान नसेल तर जो कोरडा उपदेश केला जाईल तो उपदेश म्हणजे केवळ श्रम होत तेव्हा अधिकारी शिष्याला सद्गुरू देखील मंत्र यंत्र अथवा उपासना यापैकी कशाचीही गरज भासत नाही सद्गुरूंच्या मुखातून सच्छास्त्र श्रवण करण्याची संधी मिळणे हे सद्गुरूंच्यावर अवलंबून आहे पण श्रवण केलेल्या ज्ञानाचे मनन आणि निधिध्यास या गोष्टी मात्र सर्वस्वी शिष्यावर अवलंबून आहे गुरूंचा अभ्यर करून शास्त्र ग्रंथाचा अभ्यास केला तर तो अभ्यास बाष्कळ ठरतो त्याला कधीच निश्चयाचे स्वरूप येत नाही एखादा शिष्य गुरुचरणांपाशी पूर्णपणे अनन्यगतिक एकनिष्ठ असेल सद्गुरूंच्या मुखातून जे निघाले तो वेदांत अशी त्याची श्रद्धा झाली असेल तर त्याला इतर शास्त्र शास्त्रग्रंथांची काय आवश्यकता हे खरे असले तरी शास्त्राच्या आधारानेच सद्गुरूचरणांवरची भक्ती स्थिर होते जर शास्त्रांचे श्रवण झालेच नसेल तर सद्गुरूंबद्दल निश्चयपूर्वक अनन्य अनन्यगतिक निष्ठा कशी होईल मागे जे अनेक अगणित गुरुशिष्य होऊन गेले त्यांचाही उपदेश शास्त्रवचनानुसार होत होता वर्तमान काळात जे गुरुशिष्य असतील आणि येथून पुढे जे निर्माण होणार असतील त्यांचाही उपदेश वेदवचनांशिवाय होणार नाही वेदांमध्ये तूच ते ब्रह्म आहेस तत्वमसी अशा प्रकारची वचने आहेत या वचनांच्या बाबतीत संशय निर्माण झाला तर ज्यांनी या वचनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे असे सद्गुरू महाराज तो अनुभव त्या शिष्याला देऊन त्या संशयांचे खंडन करून निराकरण करतात शास्त्रा वाचून संशय जाणार नाही आणि गुरु वाचून अनुभव प्राप्त होणार नाही अशा प्रकारे वेदवचने आणि गुरुसेवा या दोहोंच्या सहाय्याने समाधान प्राप्त होते वेद हा स्वतः प्रमाण म्हणजे इतर ग्रंथांवर अवलंबून न राहता स्वतंत्र असे प्रमाण आहे तो कधीही अप्रमाण म्हणजे अविश्वसनीय मिथ्या ठरणार नाही जे ज्ञान प्रमाणांनी सिद्ध झालेले असते त्यानेच अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होत असते पण वेदांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते असे असले तरी त्याबाबत एक अडचण आहे पूर्व मीमांसाकार जैमिनीने असे म्हटले आहे की संपूर्ण वेद क्रियापर आहेत क्रियेचा आग्रह धरणारे आहेत सर्व वेदच जर असे क्रियापर ठरले तर वेदांवर मोठाच दोष येतो ब्रह्मज्ञान हे विचारानेच प्राप्त होते असा सिद्धांत आहे वेद तर क्रियापर ठरले मग ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत वेद अप्रमाण ठरतात मग ते ज्ञान कोणत्या शास्त्राने होते मग सचित आनंद या स्वरूपाचे ब्रह्म कसे कळते वेदांची तीन कांडात विभागणी होते ज्ञान कर्म आणि उपासना या त्रिकंड वेदांचे तात्पर्य त्यातील विधिवाक्ये निषेधवाक्ये नामोच्चार त्यातील अर्थवाद म्हणजे फलश्रुती आणि मंत्रांचे परस्पर संबंध यावरून ठरते हे मिथ्या ठरेल काय तसे होणार नाही वेद ही ज्ञानपरच आहेत ब्रह्म हे सच्चित आनंद स्वरूपी आहे हे त्यातील वाक्य होय ब्रह्म म्हणजे तत् न या प्रकारच्या निषेध वाक्यावरून कळते वेदाच्या ज्ञानकांडात या दोन्ही प्रकारची वाक्य आहेत नामोच्चारण म्हणजे उपासना त्यातील मंत्रपदे इत्यादी गद्य प्रकार म्हणजे मंत्रसिद्धी होय आणि त्रिकांडात्मक संपूर्ण वेदातील फलश्रुती मोक्ष हीच आहे ती सर्व कांडांना समानच आहे वेद संपूर्ण क्रियापर मानला तर ब्रह्मजानाती इति ब्राह्मण ब्राह्मणत्व व्यर्थच ठरेल मुख्य म्हणजे अशा जैमिनीच्या विधानांनी संपूर्ण वेदांना दूषण आणणे योग्य ठरेल काय मग जैमिनींच्या या वचनाचे काय करायचे असा मनात विचारित असेल तर त्याचे उत्तर असे की ज्यामुळे संपूर्ण कुळाला जर दोष म्हणजे डाग किंवा कलंक लागत असेल असा पुत्र जरी असला तरी त्याचा त्याग करावा गावाच्या हितासाठी आपण कुळाचा त्याग करावा देशाच्या हितासाठी गावाला शासन करावे या न्यायाच्या अनुरोधाने वरील जैमिनीचे वचन मिथ्या आहे असे समजावे स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा या वचनांवरच सर्वसाधारण जीवांचा विश्वास असल्याने इतर प्रमाणांच्या गुंतागुंतीत कोणी पडत नाही इतर प्रमाणांच्या गुंतागुंतीत पडण्याची इच्छा कोणी जीव धरत नाही म्हणून वेद स्वतः प्रमाण आहेत त्यांना अन्य प्रमाणांची गरज नाही त्यांच्या श्रवणाने अज्ञानाचे तत्काळ खंडन होते त्याच योगाने साधक असतील त्यांना स्वरूप प्रकट होते स्वरूपाचा साक्षात्कार होतो परंतु त्यासाठी विचाराची अपेक्षा आहे विचारामुळे संशयरूप असंभावना नष्ट होते त्याचबरोबर विपरीत ज्ञानही नाहीसे होते असंभावना आणि विपरीत भावना हे ज्ञानाच्या मार्गातील दोष आहेत यावर शंका अशी की एकीकडे तुम्ही वेदाला स्वतः प्रमाण म्हणता आणि लगेच वेदाच्या जोडीला विचाराची अपेक्षा आहे असे म्हणता मग वेद स्वतः प्रमाण कसे ठरतील वेदालाही विचारांची मदत घ्यावी लागते असे यावरून ठरते शंका बरोबर आहे पण असं पहा दिवा लावला आणि त्याने अंधार नाहीसा केला पण त्या दिव्याला वारा नसणे म्हणजे निर्वातत्व निर्वातत्व वात आणि तेल यांची अपेक्षा असतेच की नाही वेदाने सांगितले की तू ब्रह्म आहेस हे वचन बहुधा गुरुमुखातून ऐकलेले असते पण ऐकणाऱ्याच्या ज्ञानामध्ये अडथळा असल्यामुळे त्याला ते असत्य वाटते ही असंभावना होय म्हणजे आपणच ब्रह्म कसे असू हा संशय मी तर अल्पज्ञानी माझ्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमान आहे असा मी ते परिपूर्ण ब्रह्म कसा असू शकेन असा विपरीत विचार मनात येणे यालाच विपरीत ज्ञान म्हणतात विचारच या विपरीत ज्ञानाचा नाश करतो म्हणजे असंभावना आणि विपरीतता यांचा नाश करतो विचार म्हणजे मनन करणे म्हणजे आपल्याला जो अनुभव येत असेल त्यानुसार तर्क करणे त्या योगाने निरनिराळ्या कुतर्कांचे खंडन होऊन वृत्ती स्थिर होते जरी वेदाला येथे विचाराची आवश्यकता भासली तरी त्याने वृत्ती दृढ झाली एवढ्याने वेदाची स्वतः प्रमाणता कशी काय नष्ट होते गुरु शास्त्र आणि विचार श्रवण मनन सारासार विवेक आणि निधिध्यास या सगळ्यांमुळे अधिकारी साधकाला स्वरूप साक्षात्कार होतो श्रवण म्हणजे निरनिराळ्या संशयांचे खंडन होऊन मी ब्रह्म आहे असा पूर्ण अनुभव येणे गुरु शास्त्र आणि अनुभव या तिन्ही मार्गाने त्याच्या सत्यत्वाची प्रतीती येणे हे होय मीच ब्रह्म आहे असे चिंतन करून भेदबुद्धी नाहीशी करणे याला मनन म्हणतात निदिध्यास म्हणजे काय ते पाहू जागृतीत अथवा स्वप्नात दुसऱ्या कशाचेही स्मरण नसणे आणि सतत समाधाने असणे याला निदिध्यास म्हणतात त्यानंतर सहज साक्षात्कार होऊन आपल्या स्वरूपाचा आपल्याला निश्चय होतो आणि वृत्तीचा विकार नष्ट होऊन मनुष्य निर्विकार बनतो पण प्रतिबंधामुळे निर्धार होत नाही त्यामुळे प्रथम प्रतिबंधाचे स्वरूप कळले पाहिजे कोणकोणते प्रतिबंध आहेत ते मनोमन कळले पाहिजे प्रतिबंधांचे तीन प्रकार आहेत भूत प्रतिबंध भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध साधकाने ते प्रकार क्रमशः ओळखून त्यांच्या निराकरणाचे उपाय करावेत मागे जे विषयांचे सेवन केले असेल स्त्रियादी सुखांचा अनुभव घेतला असेल त्यांच्या ठिकाणी संन्यस्त साधकाचे मन गुंतून राहते त्यामुळे श्रवण मनन इत्यादी करू लागले असता मिळावयाचे ते समाधान मिळू शकत नाही याला भूत प्रतिबंध म्हणतात याचे निरसन कसे करावे स्त्रियादिकांचा विचार मनात येताच स्त्री पुरुष अथवा पुरुष या सर्वांच्या ठिकाणी एकच आत्मा वास्तव्य करतो पुरुषांचा तो आत्मा आणि स्त्रियांचा तो आत्मी असा भेद तेथे नाही आणि या निरनिराळ्या विषयांच्या ठिकाणी कोणते अधिष्ठान आहे सर्वत्र तर आत्माच आहे जे नामरूपात्मक आहे ते सर्व मिथ्या आहे असे जाणून त्याचा निराश करावा सर्व विश्वच अस्ति भाती प्रिय या लक्षणाने युक्त असलेल्या ब्रह्माने कोंदाकोंदी व्यापून टाकले आहे तेव्हा तेथे विषय आणि विषयांचा भोगता अशा भेदाला वाव कसा असेल विषयात जर नसेल तर त्यांचा भोग कसा शक्य होईल आणि भोगतात जर नसेल तर तेथे इच्छा कशी संभवेल असा विचार करून मूळच्या स्मरणरूप संकल्पाचे निरसन करावे हे भूत प्रतिबंधाचे निरसन होय आता वर्तमान प्रतिबंधाचे चिन्ह जाणून घेऊ त्याची चार लक्षणे आहेत प्र ती प्रथम लक्षात घ्या प्रज्ञामांद्य कुतर्क दुराग्रह विपर्यय ही ती चार लक्षणे हो त्यांची वेगवेगळी रूपे जाणून त्यांचा त्याग करावा प्रज्ञामांद्य म्हणजे मंद बुद्धीमुळे अर्थ कळत नाही अशी स्थिती कुतर्क म्हणजे चुकीचे अथवा दुष्टतर्क करून भलताच अर्थ काढणे आणि दुराग्रह म्हणजे माझे म्हणणे खरे आहे असे म्हणून बळेच तारून ताड ताणून धरणे विपर्यय म्हणजे विपरीत भावना तिने प्राण्यांना फारच कष्ट दिले आहेत आपण आत्मा असताना त्याला जीव मानणे हा विपर्यय होय या चारींना मिळून वर्तमान प्रतिबंध असे म्हणतात किंवा विपर्यय आणि दुराग्रह या दोन चिन्हांचे एकत्रीकरण करून रिकाम्या झालेल्या जागी विषयासक्ती हे चिन्ह घालावे प्रज्ञामांद्य कुतर्क इत्यादी चारी चिन्हांचे अशा तऱ्हेने लक्षण समजून घ्यावे या प्रतिबंधाचे निर्जन करण्यासाठी श्रवण मनन या साधनांचा अवलंब करावा आणि विश्वासाच्या बळाने मन बळेच आवरावे भावी प्रतिबंधाच्या स्वरूपासंबंधी ऐसे ऐकिवात आहे की भरताला हरणाच्या ध्यासामुळे तीन जन्म घ्यावे लागले वामदेवालाही गर्भपात स्वीकारून त्यात समाधान प्राप्त करावे लागले संशयरहित जे अपरोक्ष ज्ञान त्याविषयी संशय बळावला की अंतकाळी जी स्मृती असेल त्याप्रमाणे त्याला गती मिळते त्याच्या निरसनासाठी निदिध्यास धरावा अखंड अनुसंधान ठेवावे त्या योगे याच जन्मी साक्षात्कार व अपरोक्ष ज्ञान होते तथापि जरी साक्षात्कार न होताच मृत्यू आला तरी पुढच्या जन्मात मागच्या निधीध्यासाने अपरोक्ष ज्ञान होऊन समाधान प्राप्त होते तेव्हा साक्षात्कार होईपर्यंत अनुसंधान सोडू नये श्रवण मनन पुन्हा पुन्हा करावे आणि पावन व्हावे मंदमती अधिकाऱ्याची कण येऊन हा उपाय सांगा हा उपाय सांगावा लागला इतरांना काय सायास पडणार आहेत चरणांशी जर अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचे कारण काय श्रुतींनी हा सगळा भावार्थ सांगितला आहे गुरुभक्ताला विनासायास अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होते एक मुख्य अधिकार प्राप्त झाला त्यावर सद्गुरू शास्त्र आणि विचार यांची प्राप्ती झाली आणि त्याला श्रवणमननाची जोड देताच साक्षात्काराला उशीर लागत नाही ताबडतोब साक्षात्कार होतो विवेकाने कल्पनेचा त्याग केला की मग आपोआपच जे उरते तेच श्रुतींनी सिद्ध केलेले तत्व म्हणजे ब्रह्म होय हे असे जे म्हटले आहे ते यथार्थच आहे इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ज्ञान साधन प्रकारे प्रथम समासहा श्रीराम समर्थ